पापणीला खूप काही बोलायचं असतं पण डोळ्यांना कधीच कळत नाही पापणी फक्त रक्षण करत नसते तिच्या एवढं प्रेम डोळ्यांना कधीच मिळत नाही डोळे रडत असतात पापणी भिजत असते डोळे रडत असतात पापणी भिजत असते डोळे स्वप्न पाहत असतात पापणी जगत असते पापणी कधीच साथ सोडत नाही पण डोळा तिच्या प्रेमाबाबतीत किती अडाणी पापणी कधीच साथ सोडत नाही पण डोळा तिच्या प्रेमाबाबतीत किती अडाणी सोबत असूनही लांब असणारी डोळा पापणीची प्रेम कहाणी डोळा पापणीची प्रेम कहाणी नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी चैतन्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवरती म्हणजेच radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर मित्रांनो आज शोच्या सुरुवातीलाच तुम्ही एक छानशी कविता ऐकली आहे त्यामुळे तुम्हाला कवितेवरून अंदाज आला असेल आणि मी माझ्या पेजवरती पुणेरी आवाजच्या पेजवरती आणि सगळीकडे ज्या पद्धतीने एक सस्पेन्स ठेवला होता की आज आपल्याकडे एक नवोदित कवी येणार आहे तर तो कवी आपल्याकडे आलेला आहे आणि त्या कवीचं नाव मी इनिशियली तुम्हाला सांगितलं होतं तर ती जी गोष्ट आहे ती जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल तर ती थोड्याच वेळात सांगणार आहे पण पण त्या व्यक्तीने त्या आयुष्यात त्या सगळ्या अचीवमेंट्समध्ये खूप मोठी लिस्ट तयार केली आहे ती लिस्ट म्हणजे अशी की आपल्याकडे जो कवी आला आहे या कवीच्या अचीवमेंट्समध्ये पुरुषोत्तम करंडक भरत करंडक एम आय टी करंडकसारख्या अनेक करंडकमधल्या मोठ्या पुरस्कारांची नामावली आणि पुरस्कारांची स्मृतिचिन्ह त्याच्याकडे आहेत जे तो आज घेऊन आला आहे पण पण तुम्हाला ते सगळे स्मृतिचिन्ह आणि सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्हाला आमचं पेज लाईक करावं लागेल ज्याचं नाव आहे रेडिओ पुणेरी आवाज यू गो ऑन फेसबुक आणि हे पेज प्लीज लाईक करा मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आज आपल्याकडे रत्नदीप शिंदे हा नवोदित कवी आला आहे जो आहे गरवारे कॉलेजचा विद्यार्थी आणि सण दोन हजार सतरा सालचा सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार त्याला मिळाला आहे पुरुषोत्तम करंडक आणि भरत करंडकसाठी त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट नेपथ्य दोन हजार सतरा या साली भरत करंडक आणि लोकसत्ता लोकांकिका त्याचबरोबर रोटरी करंडकसाठीही त्याला नामांकन मिळालं होतं त्याचबरोबर विजेतेपदही त्याला मिळालं आहे सोबतच औरंगाबाद काव्य संमेलनात त्याचं कवितेचं सादरीकरण झालं आहे आणि इस्पीक नावाची ओपन माईक एक कवितांची जी स्पर्धा आहे थोडक्यात त्या स्पर्धेचं एक आयोजन पुण्यात केलं गेलं होतं त्या ओपन माईकसाठी रत्नदीप शिंदेने आपली कविता सादर केली जी कविता ऐकण्यासाठी लोकांचे एकदम शांत अवस्थेतले हात पाहण्यासाठी तुम्ही तिथं अवश्य असण्यास पाहिजे होतं पण काही हरकत नाही लवकरच ओपन माईक इस्पीक पुन्हा एकदा त्यांची एक कवितांची मांदियाळी स्थापन करणार आहे त्यावेळी ती तुम्ही अनुभवायला नक्की या जी पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ज्यामध्ये रत्नदीप शिंदे सहभागी असेल मित्रांनो ही होती रत्नदीप शिंदेबद्दलची ओळख त्याबद्दल आणखी काय सांगायचं कारण बरीच सारी पानं भरलेली असतानाही खूप सारं सांगण्यासाठी त्यांनी मला अवॉइड करण्याची एक विनंती केली आहे कारण जे ऐकायचं आहे ते त्याच्या कवितेतून ऐका असं त्याचं म्हणणं आहे पण आपण थोडक्यात त्याच्या एक इंट्रोडक्शनला सुरुवात केलेलीच आहे त्याचबरोबर मला एक त्याला सुरुवातीला प्रश्न विचारायचा आहे की रत्नदीप तू जी कविता लिहितो तुझ्या कविता लिहितोस त्या कविता लिहिताना तुझा प्रेरणा स्रोत काय आहे जे की तू वापरून बऱ्याच साऱ्या कविता आजपर्यंत लिहिलेल्या आहेत तुला ह्या कविता सुचतात कशा हे सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल तेव्हा रत्नदीप प्लीज लोकांना हे सगळं सांग मुळात कविता लिखाण ही गोष्ट माझ्या लेखणीतून जरी उतरत असली तरी मुळात ते मला कसं असं वाटतं की ते मुळात मला असं वाटतं की ते माझ्या नैसर्गिक दृष्टिकोनातून आलेलं आहे म्हणजे माझ्या आईची देणगी असेल किंवा माझ्या वडिलांचा सामाजिक प्रभाव असेल या गोष्टीतून देखील ती माझ्याकडे आली आहे आणि माझा समाजाकडे किंवा इतर सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निर्माण होतो की मग मी ती कविता लिहायला लागतो मग त्यासाठी मला कुठल्या प्रेरणा गरज असेल असं वाटत नाही पण मी जेव्हा बघतो की मी एखाद्या व्यक्तीला जर माझा आयडल मानत असेल तर मग मी त्यांच्याकडे कसं बघतो आणि त्यांचं निरीक्षण आणि माझ्या निरीक्षणामध्ये फरक काय असेल याच्या हे जेव्हा मी तयार करायला जातो तेव्हा मग माझ्या एका कवितेचा एक मध्य निघतो आणि ती माझी कविता म्हणून उभा राहते अच्छा अच्छा खरंच खूप छान गोष्ट आहे प्रेरणा स्रोत आईबाबांचं नाव घेतलंच त्या क्षणी सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्या लिसनर्सना हे जाणवलं की नेहमीप्रमाणे आपण जसं म्हणतो की आई वडील सगळ्या गोष्टीची देणगी देण्यास सुरुवात करतात त्याचप्रमाणे रत्नदीपही आई वडिलांचं एक प्रेरणा स्रोत पहिल्यांदा ठेवलं त्याचमुळे तो खरंच इतक्या छान कविता आपल्यासमोर सादर करू शकतो मुळात हे सगळं त्याला सुचण्यासाठी त्याला स प्रत्येक वेळी एक सल्ला देणारे आणि प्रत्येक वेळी त्याला सपोर्ट करणारे आई बाबा त्याच्याबरोबर आहेत या सगळ्या गोष्टीमुळेच हे खरंच शक्य आहे खरं तर रत्नदीप मला तुला खूप साऱ्या प्रश्नांची एक लिस्ट तयारच आहे ती तुला वाचून दाखवायची आणि त्याची प्रश्नाची उत्तरं तू लोकांना वाचून दाखवणार नाही आहेस तर ती तुझ्या मनातली उत्तरं तू सांगणार आहेस त्यामुळे मी एक महत्त्वाची व्यक्ती आज मिस करतो आहे जिचं नाव आहे स्वरांगी लिसनर्सनं मला सांगायचं आहे स्वरांगी खरंच खूप लवकर कव्हर होती आहे ती खूप छान पद्धतीने स्वतःला कव्हर करते आहे पण थोडासा वेळ लागतो आहे लवकरच स्वरांगी आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये येईल हा शो ती पुन्हा कंटिन्यू करेल तोपर्यंत मी आपल्या नवीन आरजेचं जिचं नाव आहे आरजे निधी येस एक्झॅक्टली निधीचं स्वागत करतो आपल्या रेडिओ पुणेरी आवाजच्या स्टुडिओमध्ये जसं की तू आत्ता रत्नदीपविषयी बोलतोय तर त्याचे शब्द म्हणजे त्याचे शब्द ऐकून मला असं खरंच वाटतं की त्याचा शब्दसंग्रह खूप अफाट आहे तर मला त्याला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या शब्दसंग्रहासाठी तू विशेष असे कोणते वाचन करतोस कविता संग्रहासाठी किंवा माझा जो शब्दसंग्रह आहे हा माझा मुळात बालपणापासूनचा हातखंडा विषय राहिलेला आहे म्हणजे सुरुवात करायची झाली तर पहिलीपासनं ते माझ्या प्राथमिक एज्युकेशन ते नंतर माझं जे सिनियर कॉलेजमध्ये एज्युकेशन झालं याच्यामध्ये मी जे काही पूर्ण वाचन केलं त्याच्यामध्ये मी मला असं वाटत नाही की मी खूप काही विशेष वाचन केलं असेल पण एकदा कवितेची ओढ लागली त्याच्यानंतर खूप कवींबद्दल माहिती मिळायला लागली मग अनेक कवींचे काव्यसंग्रह वाचण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने वैभव जोशी सर हे खूप जास्त मला प्रेरित करतात त्यांच्यामुळे त्यांचा काव्यसंग्रह असेल त्याच्यानंतर मला खूप जणांच्या व्ह्यूज मिळत गेल्यात त्यांच्याकडनं मला मी खूप काही शिकत गेलो मग नवीन शब्द असतील कविता मांडण्याची पद्धत असेल मग प्रकाश होळकर सर पण मला खूप जास्त प्रेरित करतात आणि मग या गोष्टीतनं मी शिकत गेलो आणि शब्दग्रंथ जर म्हणशील किंवा शब्दसमूह जर मी गोळा करतो तर मी खूप लोकांना ऑब्झर्व करतो म्हणजे त्यांच्या लेखणीतून किंवा त्यांच्या ओठांतून जे शब्द बाहेर पडतात ते मी खूप लवकर कॅच करतो आणि मग ते मी उतरवण्याचा प्रयत्न करतो ओके मला तुझं आन्सर ऐकून खूप मस्त वाटलंय खरंच खरंच आणि रत्नदीपचं इतकं सगळं वाचन इतकं सगळं हातखंड असण्याची जी काही त्याची पद्धत जी आहे ज्याच्यामुळे तो त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत चालला आहे ऑलमोस्ट एक्सपर्ट लेवलला पोहोचतो आहे पण एक्सपर्ट लेवल अचीव होण्यासाठी खूप लिमिटेशन्स आहेत असं नाही आहे तर हे सगळे त्याला मिळवायचे आहेत तो मिळवणार पण इतकी सगळी माहिती ऐकून मला जरा थक्क व्हायला झालं आहे बराच वेळ मी त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो आणि त्याचे अचिव्हमेंट्स त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून मला जरा थक्क व्हायला झालं आहे तेव्हा मी जराशी विश्रांती घेऊन येतो तोवर तुम्ही घ्या एक छोटस ब्रेक आणि ब्रेक म्हणलं की गाणं आलं आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे रामलीला या सिनेमातलं लाल इश्क हे गाणं तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज माझ्या म्हणजे आर जे चैतन्यसोबत one zero seven point eight F एमवर खुश रहो खुशी आवाट that I वेलकम बॅक मित्रांनो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाजवर मला म्हणजे आर जे चैतन्यला आणि आज आपल्याबरोबर आहे एक नवोदित कवी म्हणजेच रत्नदीप शिंदे आपण बराच वेळ झालं रत्नदीपसोबत गप्पा मारतोय खऱ्या पण रत्नदीपच्या एक एक गोष्टी आयुष्यातल्या उलगडत जाणारच आहेत पण तुम्हाला हा शो कसा वाटतोय हे कळवण्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे seven two one nine one nine zero zero zero five सोबतच या नंबरवरती तुम्ही आम्हाला एस एम एसही करू शकता तुम्हाला रत्नदीपला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारू शकता ज्याची उत्तरं रत्नदीप आपल्याला नक्की देणार आहे तेव्हा मोबाईल उचला आणि कॉन्टॅक्ट करा आम्हाला या नंबरवरती seven two one nine one nine zero zero zero five आणि सेम नंबरवरती तुम्ही आम्हाला एस एम एसही करू शकता सो रत्नदीप मला अजून एक प्रश्न तुला विचारायला आवडेल तो म्हणजे तुला कविता लेखनासाठी कोणती वेळ योग्य वाटते खरंच मला तुझ्या प्रश्नाचं कौतुक आहे कारण <laughs> एक कवी म्हटलं की त्याला एक वेळ हवा असतो मग त्यामध्ये तो कधीतरी एकांत शोधत असतो एका कुठल्या तरी ठिकाणी माझं शक्यतो ही गोष्ट मी खूप प्रामुख्याने बघतो की वेळ किंवा या गोष्टीपेक्षा मला खूप गोष्टीकडे बघून लिहावं असं वाटतं मग त्यामध्ये छोटं मी उदाहरण जरी द्यायला गेलो तरी मी पीएमटी मध्ये प्रवास जरी करत असेल आणि मला एखादी गोष्ट प्रामुख्याने जाणवली तर मी लगेच त्यावर काहीतरी काहीतरी लिहायला चालू करतो okay. मग आता मला तिथे लिहिण्याचा ऑप्शन माझा मोबाईल मग मोबाईलचा नोटपॅड काढणे आणि लिहून घेणे पण शक्यतो एखादी जर मी प्रेम कविता करत असेल किंवा मग एखाद्या सामाजिक विषयावर मला खूप प्रामुख्याने बोलायचं असेल तर मी शक्यतो रात्रीची वेळ प्रेफर करतो जेणेकरून मला एक शांतता मिळेल आणि विचार करण्याला मनसोक्त वाव मिळेल सो मी रात्रीची वेळ जास्त प्रेफर करतो एक्झॅक्टली तुझी ही वेळ निवडण्याची पद्धत आणि तुला जेव्हा सुचतं तेव्हा तू पेन पेन्सिल जे काही गोष्टी आहेत त्या सोबत ठेवतो हे मी पाहिलंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एखाद्या कवीला एखाद्या लेखकाला कोणती गोष्ट केव्हा सुचेल याचा अंदाज आपण बांधू नाही शकत खरं तर आणि हे मी हे वाक्य ऐकलंय खरं तर हे कुठल्या तरी सिनेमामध्ये हे वाक्य ऐकलंय मला आठवत नाही सिनेमाचं नाव पण त्यामध्ये असं सांगितलं होतं की कवी म्हणजे ही समाजाच्या दृष्टीने कवी ही एक अशी असा एक भाग आहे कवी किंवा लेखक हा एक असा एक भाग आहे की देवाचं जे काही दुखणं आहे देवाचं जे काही जगणं आहे ते सगळं कवीच्या मनात देव ठेवत असतो अगदी बरोबर तर खरंच याप्रमाणे आपला रत्नदीपही याच पद्धतीने त्याच्या मनातल्या गोष्टी जरी लिहित असला तरी सुद्धा समाजाच्या गोष्टी तो कागदावर उतरवतो ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे मला एक रत्नदीपला मेसेज आला आहे रत्नदीपसाठी तो प्रश्न रत्नदीपला विचार विचारायला मला आवडेल की तो एस एम एस पाठवला ऋत्विक सोमन यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की रत्नदीप तुझा कवी होण्याचा प्रवास सुरू कसा झाला खरंच हे उत्तर म्हणजे प्रश्नाचं मी कौतुक करतो आणि कवी होण्याचा प्रवास अकरावीला शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतली अकरावीला शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर मुळात म्हणजे मी बॅक बेंचर मग खरंच रत्नरी बॅक बेंचर होता ही गोष्ट कंटिन्यू करायला मलाही आवडेल पण तोपर्यंत आपल्याला एक कॉल आलाय तो कॉल काही कारणाने कट झालाय पण मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण आम्हाला पुन्हा एकदा कॉल करू शकता तोपर्यंत रत्नदीपच्या बॅक बेंचर्सची स्टोरी ऐकायला विसरू नका रत्नदीप प्लीज कंटिन्यू मुळात बॅक बेंचर आणि नुकत्याच नुकताच वयात आलेलो मी आणि त्याच्यानंतर मी कविता करण्यास सुरुवात केली मग आधी यमक शोधायचो यमक शोधल्यानंतर एका शब्दाला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टीने विचार करून बघायचो आणि तिथून माझा खरं तर वहीच्या मागच्या पानावर कवितेचा प्रवास सुरू झाला आणि ते ते तो वहीच्या मागच्या पानापासून ते एका डायरीपर्यंतचा प्रवास अगदीच विलक्षण होता मग त्यामध्ये सामाजिक बांधिलकी असेल लव्ह स्टोरी असेल ह्या खूप साऱ्या गोष्टी मी अनुभव घेतल्या बघितल्या आणि मग लेखणीत उतरल्या आणि इथून खरं तर कवितेचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मात्र जेव्हा मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर एक एक जे माईक असतं किंवा जे काय मला परफॉर्मन्ससाठी जी जागा असते ती मला पुण्यात अवेलेबल होऊ लागली चांगले लिस्नर्स मला अवेलेबल होऊ लागले मग आमच्या कॉलेजमधील कलामंडळातील मुलं असतील त्याच्यानंतर माझे मित्र जे सतत माझ्यासोबत असतात मग त्यांनाही मी काहीतरी ऐकावं लागलो त्यांच्या गोष्टी घेत राहिलो खूप नॉलेज असलेली लोक मिळत गेली आणि त्यांच्यामुळे शब्दसाठा वाढत गेला आणि तिथून मग माझ्या कवितेचा इथून पुढचा प्रवास आता त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे अच्छा अच्छा ही खरंच खूप प्रवासाची छान स्टोरी आहे तुझ्या बॅक बेंचेस टू पुणे कारण बॅक बेंचेस असताना तुला मागच्या पानावरती ज्या काही कविता सुचलेल्या तुझ्या उतरत होत्या त्या कवितांचा स्रोत आणि कवितांचं चैतन्य मला म्हणजे असं सांगायला खूप आवडेल की तो खूप उत्स्फूर्त कविता लिहितो उत्स्फूर्त कविता खरंच खरंच त्याच्या कविता एक खूप खूप विचार करून लिहितो तो पण खूप उत्स्फूर्त असतात एक्झॅक्टली आणि त्या मागच्या पानावरच्या कवितांचं कारण कोण होतं हे आपण सगळे जाणून घेणार आहोत आणि <laughs> यासाठी खरंच रत्नदीपने मगाशी मला सांगितलं होतं की नाही याचं कारण स्पष्ट करण्याची ही योग्य वेळ नाही आहे पण रेडिओसारखं ठिकाण जर योग्य वेळ नसेल योग्य ठिकाण नसेल तर दुसरं कोणतं ठिकाण असेल नाही का त्यामुळे ते कारण आपण नक्कीच जाणून घेऊया पण खरंच खूप अवघड असतं एखाद्या एक्सपोजर फील्डमध्ये काम करणं किंवा एक्सपोजर फील्डमध्ये आपण स्वतःला झोकून देणं आणि गोष्टींना एक्सपोजर देणं तेही स्वतःच्या गोष्टींना एक्सपोजर देत आपण समाजाच्या गोष्टींना एक्सपोजर देतो ही गोष्ट खरंच खूप अवघड असते निधी या फील्डमध्ये न आपला रत्नदीप काम ठामपणे मांडता आले ठामपणे मांडता आले पाहिजेत समोरच्या व्यक्तीला कळले पाहिजेत आणि ह्या साध्या स्वरूपात पण वाव पॅटर्न जे काही लिखाण असतं हे रत्नदीप खरंच खूप छान पद्धतीने लिहितो आणि त्याचमुळे मला खूप आनंद होतोय की रत्नदीप माझा मित्र आहे मुळात सो रत्नदीपचा हा प्रवास आपण जाणूनच घेणार आहोत आपलाही प्रवास आपल्या शोचा प्रवास असाच चालू राहणार आहे पण सध्या वेळ झाली आहे रत्नदीपची पुढची कविता ऐकण्यासाठी रत्नदीप प्लीज एक काम कर तुझा हात माझ्या हातात दे जा आता पूर्ण जग फिरून ये इच्छा अपेक्षा स्वप्न बिप्न आहेत तेवढे जगून घे आता जरा वर बघ बघ तुला दिसतील ढग त्यांनाच दिसतं पूर्ण जग त्यांच्यामध्ये सामील हो वज्राची तू मैफिल हो सूर्याकडून किरणं आण चंद्राकडून लाजणं आण आता जरा खाली ये आता जरा खाली ये माती म्हणेन पाणी हो पाणी म्हणेन समुद्र हो समुद्र म्हणेन किनारा हो किनारा म्हणेन रेती हो रेती म्हणेन दगड हो दगड म्हणेन डोंगर हो घाबरू नकोस जराशी पुढे चाल कोणीतरी म्हणेन ना माणूस हो आता तुला कोणीतरी देईन आवाज घाबरू नको असेन समाज तो म्हणेन रूढीपाळ तू सांग बदलला काळ त्याचं त्याला बोलू देत तुझं फिरणं चालू देत आता जरा नजर फिरो बघ जरा देव कुठे दिसला तर मीही अजून शोधतोय त्याला मला सांग असला तर आणि हो एकदाचं सगळं पाहून घे कारण पुढच्या क्षणी हे असंच असणार नाही आणि हो एकदाचं सगळं पाहून घे हे पुढच्या क्षणी असंच असणार नाही हां माझा हात काही सोडू नको नाहीतर तुला यातलं काहीच दिसणार नाही काहीच दिसणार नाही तुम्ही ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M माझ्या म्हणजे आर जे चैतन्यसोबत एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर खुश रहो खुशिया बाटो to go. चले इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही आबाद है हवाएं हक में वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं हवाएं हवाएं न जाने क्या बताएं to जगह जगह ढूंढे तुझे तुझको ढूंढे ख्यालों में जहाँ जहाँ साया तेरा चाहे रहना नहीं ओ जगह जगह देखे तुझे चाहतों के हवालों में जहाँ जहाँ पाए तुझे बोले जन्नत यही आज दिल शायराना शायराना आज दिल शायराना शायराना शायराना लगता है शाम शाम को खुद से ज्यादा लिया है तेरे नाम नाम नाम नाम को नाम नाम नाम नाम को मेरी बातों में तेरा आना जाना लगता है यही शिकाना शिकाना शिकाना शिकाना शिकाना लगता है आज दिल शायराना बात भी बात बात बात बात भी तन्हा भी हूँ तुम ही हो मेरे साथ साथ साथ साथ भी साथ साथ साथ साथ भी दिल ये रहता रब में ये बेगाना लगता है ये बड़ा साहिबाना साहिबाना साहिबाना साहिबाना साहिबाना लगता है यार दिल शायरा होगी धोखेबाजी तुम साथ हो या हो के welcome back after three back to back song on radio Puneri Awaaz आणि तुम्ही ऐकत आहात नवोदित कवीला म्हणजेच रत्नदीप शिंदेला माझ्या आणि आर जे चैतन्य आणि आर जे निधीसोबत only on one zero seven point eight F एमवर खरं तर मगापासून खूप छान प्रवास चाललाय आपला जसं रत्नदीपचा प्रवास खूप छान सुरू झाला होता त्याचं एखाद्या गोष्टीत पाखंड असणं आणि हातखंड असणं त्याने ज्या काही पद्धतीने सांगितलं होतं शब्दांमध्ये तो खूप खेळतो आणि शब्दांना खेळत असताना तो खूप छान प्रकारे ते उतरवतो शब्दांबरोबर खेळणं आपल्याला बोलताना जमतं पण कागदावर उतरवताना तितकं सोपं नसतं याचा अनुभव थोडासा मलाही आहे म्हणजे लिखाणाचा आणि माझा असं इतका संबंध नाहीये पण याचा अनुभव मला आहे थोडासा आता तो कसा आला हे माझं ऐकण्यापेक्षा आपण रत्नदीपचंच म्हणणं ऐकूया पण पण त्या अगोदर रत्नदीपला निधीला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो प्रश्न निधी नक्की विचारेल आणि रत्नदीप त्याचं उत्तरही आपल्याला नक्की देईल पण त्याआधी तुम्हाला जर रत्नदीपला काही प्रश्न विचारायचे असतील नवोदित कवीला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता त्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे seven two one nine one nine zero zero zero five listen again seven two one nine one nine zero zero zero five याच नंबरवरती तुम्ही आम्हाला एस एम एस करूनही तुमचे प्रश्न विचारू शकता सोबतच तुमच्या गाण्याची फरमाईश सांगायला विसरू नका जे आपण आपल्या रेडिओ पुणेरी आवाजवरती नक्की लावणार आहोत सो रत्नदीप प्रत्येकाची एक शैली असते कविता लिहिण्याची तर जेवढ्या मी तुझ्या कविता ऐकल्या त्यातनं मला असं दिसतं की तू प्रेमावर जास्त कविता लिहितोस त्यावर तुझा जास्त भर आहे तर याचं कारण सांग ना प्रश्न असा विचारलाय की उत्तर देणं भाग आहे अर्धवट घाबरलाय खरं तर रत्नदीप बऱ्याच साऱ्या गोष्टी रेडिओवर डिक्लेअर होणार आहेत रेडिओवर रत्नदीपच्या गोष्टी डिक्लेअर होणार तर आहेतच पण तोपर्यंत आपल्याला एक लिसनर्सचा कॉल आलाय आपण तो कॉल रिसिव्ह करूया नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज रेडिओ पुणेरी हो हो कोण बोलतात आणि कुठून बोलतात कोमल बोल अच्छा कोमलजी मला आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये तेव्हा आपला बाजूचा आवाज कमी होण्यासाठी काही प्रयत्न करू शकाल तर प्लीज रिक्वेस्ट करतो हो, हो. हो, हॅलो हा हा बोला हा कॉन्टॅक्ट काही कारणाने कट झालाय पण काही हरकत नाही आपण रत्नदीपला माझा प्रश्न पूर्ण <laughs> रत्नदीप घाबरलाय ज्यांनी ज्यांनी कोणी कॉल केलाय थँक्यू कारण मला वेळ दिल्याबद्दल विचार करण्यासाठी आणि खरं सांगायचं झालं तर मुळात आय एम अडल्ट सो मी शक्यतो प्रेम कविता करतो आणि यात सर्वात मोठं कारण आहे ते माझं सभोवताल माझं फ्रेंड सर्कल मी खूप खूप जणांना खूप असं जवळून ओळखतो त्यांच्यासाठी मी लागवी आहे त्याच्यानंतर माझा त्यांच्याशी खूप चांगला कॉन्टॅक्ट आहे मग त्यांच्या भावनां शेअर म्हणजे करतात म्हणजे कॉलेज कट्टा आणि कविता असं दोन्ही एकत्र आहे कॉलेज कॉलेज कट्ट्यावरचे लोकही तू एक्सप्लेन कर बर का <laughs> नावं घेतलीस अगदी तरी चालेल <laughs> <laughs> अगदीच या माध्यमातून त्यांचं प्रकरण उघड उघडकीस आणायला नको पण <laughs> खूप जण आहेत जे माझ्या आयुष्यात इन्फ्लुएन्स करतात अगदी लातूरमधील असतील पुण्यामधील असतील त्या मित्रांमुळे मला नाही माहिती पण मी खूप गोष्टी ऐकतो म्हणजे त्यांच्या शाळेतली असतील वगैरे काही असू दे मग मी उदाहरण जर द्यायचं झालं तर आमचे दोन मित्र होते त्या दोघांचं एक खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी होती आणि ते असं सांगायचे की रिक्षातून वगैरे त्यांचं लव्ह स्टोरी सुरू आहे आणि त्यावर मी एक रिक्षातील प्रेम नावाची कविता केली होती असं सांगायचं झालं तर त्यांचा खूप मोठा माझ्या आयुष्यावर परिणाम आहे आणि त्यातूनच मग मी या कविता लिहिण्यास भाग पडतो वैयक्तिकरित्या जर मी बोलायला गेलो तर असं मला तरी प्रेमाबाबतीत इन्स्पिरेशन अजून तरी कोणी आढळलेलं नाहीये <laughs> इतरांच्या अनुभवावरूनच मी लिहायला भाग आहे ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट हे खरं उत्तर आहे <laughs> आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की हे खरं उत्तर आहे असावं <laughs> मला थोडासा एक अजून एक प्रश्न यात ऍड करायला आवडेल की तू कवितेबद्दल बोललास तर तुझी पहिली कविता कुठली होती हे मला ऐकायला खूप आवडेल माझी पहिली कविता ओके माझी पहिली कविता ही मी कॉलेज आयुष्यावर केली होती आणि कॉलेज आयुष्यावर लिहिताना मी अगदीच आधी सांगितल्यासारखं मी बॅक बँचर होतो आणि बॅक बँचर असताना मी एका माझे शिक्षक होते त्यांचं ऑब्झर्वेशन करून मी ते एक काय म्हणतात त्याला यमकाच्या फॉर्म मध्ये फक्त पहिला प्रयत्न केला होता आणि तिथून मला असं कुठेतरी जाणवत गेलं की मी लिहू शकतो काहीतरी किंवा कव्यात्मक वर्णन करू शकतो तिथून मी कविता लिहायला कवितेच्या चार ओळी दोन ओळी ऐकायला मिळतील आणि म्हणजे आय गेस तेव्हा तू स्कूल मध्ये वगैरे जाशील राईट हो, करेक्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना गंमत म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जाणवली असेलच पण मला एक गंमत जाणवली की रत्नदीप मगाशी म्हणाला की तो बॅक बेंचर होता तो मागच्या बेंचवर बसून आणि तरीही इतक्या उत्कृष्ट आणि इतक्या अर्थपूर्ण कविता तो लिहितो आणि यासाठी खरंच कुणीतरी पर्सनल लाईफ मध्ये एक व्यक्ती असावं लागतं याचा अनुभव आम्हाला आहे कारण आपल्याला कुणीच नाही ना निधी सो मग आपण लिहित नाही आणि इतकं नुसत्या कविता रवला र टला अशा नसतात त्याला खूप महत्वाचा अर्थ असतो एक्झॅक्टली अर्थ असतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल <laughs> पण ती व्यक्ती असणंही गरजेचं असतं मला वाटतं की रत्नदीप सारख्या सध्या आई म्हणूयात आईवर प्रेम असतंच की साहजिक साहजिक काहीच चुकीचं काहीच गैर नाहीये या या युगात ती व्यक्ती प्रेमासाठी असते ते डिस्प्ले करण्यासाठी लोक घाबरतात रत्नदीपने मगाशीच ते डिस्प्ले केले सुरुवातीलाच ते सांगितलंय म्हणजे त्यांच्या पायावर जी रत्नदीपची श्रद्धा तो अर्पण करतोय तो या माध्यमातून त्यांनी केलीच पण मला त्याच्या पहिल्या कवितेच्या चार ओळी नक्की ऐकायच्यात मला म्हणण्यापेक्षा लिसनर्सना ऐकायच्यात कारण दोन तीन कॉल आपल्याला तीन कॉल अप्रॉक्सिमेटली तीन कॉल आपल्याला हँग झालेत पण त्या कॉलचं आन्सर रत्नदीपला पर्सनल आलंय कारण रत्नदीपचा कॉन्टॅक्ट नंबर त्या व्यक्तींकडे असावा आणि ती व्यक्ती कोण आहे हे आपण जाणून घ्यायचंय पण तोपर्यंत रत्नदीपचा जो काही सुरुवातीचा प्रवास होता तो जाणून घेऊया एक्स्ट्रीमली सॉरी मला आता ती कविता नाही आठवत पण मी लव्ह स्टोरी लिहित म्हणजे एखाद्या प्रेम कविता लिहिताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती आणि ती माझ्यासारख्या मुलांना प्रचंड प्रिय असते ती म्हणजे एखाद्या मुलीच्या गालावरची खळी हो. आणि या या खळीवर मी एक तीन ओळी लिहिल्या होत्या तुझ्या खळीने माझ्या गालाशी करार केला मी तर फक्त माझ्या प्रेमाचा इजहार केला बाकी माझ्या हृदयाने तुझ्या हृदयाशी व्यवहार केला इथे उत्स्फूर्त टाळ्या त्याला माझा शो सुरू झाल्यापासून किंवा मी जेव्हा स्वरांगीचा शो रिप्लेस करतोय तेव्हापासून पहिली वेळ आहे ही की आमच्या टाळ्या मिळाल्या त्या <laughs> गोष्टी आणि तेही आमच्या ऑपरेटिंग मॅनेजमेंटच्या पर्सन कडून त्यामुळे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी टाळ्या मिळणं आपल्यासाठी नाही रत्नदीपसाठी तेव्हा रत्नदीप रत्नदीपसाठी पुढचा प्रश्न माझा असा आहे की असं काही प्रेम प्रसंग आहे का रत्नदीप तुझ्या आयुष्यात की जे घडल्यामुळे तुझ्या लिखाणाला तुझ्या प्रेम कवितांच्या लिखाणाला टर्निंग पॉइंट मिळाला जर असं काही असेल तर प्लीज आपल्या सांग आज चैतन्य आरजे सोडून पत्रकाराची भूमिका <laughs> पार पाडत असं वाटतंय कारण तो फिरून फिरून त्याच मुद्द्यावर होते but to be honest I don't have any person ज्याच्याकडे बघून मी प्रेम कविता लिहील पण एक एखादी गोष्ट असते एखादी साधारण मुलगी तर चालत चालत पाहिलं आणि मी वर्णन केलं यातही मला एक प्रेम भावना दिसते पण यामध्ये मी कुठे हे नाही करू शकत की ते माझं काहीतरी असेल त्या व्यक्तीसाठी एक्झॅक्टली एक्झॅक्टली रत्नदीप खरंच याचबरोबर आपल्याला एक कॉल आलाय आपण तुझं म्हणणंही ऐकूया तोपर्यंत आपण एक कॉल रिसिव्ह करूया नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज हॅलो नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज कोण बोलताय आणि कुठून बोलत आहात रोहिल बोलतो पुण्याहून अच्छा अच्छा प्लीज बोला मला रत्नदीप साठी एक क्वेश्चन विचारायचं हा हा रत्नदीपला कविता सुचवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी क्रिएटिव्ह स्पेस कोणती आहे मला तुमचा प्रश्न व्यवस्थित कळला नाही प्रश्न प्लीज पुन्हा सांगू शकता रत्नदीपला कविता सुचवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी क्रिएटिव्ह स्पेस कोणती आहे क्रिएटिव्ह स्पेस विचारतात ओके मी आपल्या प्रश्नाचं रत्नदीपकडून नक्कीच उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवेन आपण प्रश्न खूप सुंदर विचारलाय आणि आम्हाला कॉल केल्याबद्दल खरंच धन्यवाद रत्नदीप प्रति तुमचं प्रेम असंच राहू द्या त्यांनी असा प्रश्न विचारलाय क्रिएटिव्ह स्पेस कोणती आहे स्पेसचं तर उत्तर तुला द्यायचंच आहे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर उत्तर अजूनही दिलेलं नाही <laughs> आणि आज तुला इकडनं मी सोडणार नाहीये त्या उत्तराशिवाय लास्ट टू बी ऑनेस्ट अशी एकही व्यक्ती म्हणजे अशी मी एक व्यक्ती नाही सांगू शकत पण जसं मी सांगितलं खूप व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे माझे मित्र असतील घरचे असतील त्या व्यक्तींवर मी कविता करू शकतो अथवा करतो आणि हेच माझं त्यांच्या बाबतीत प्रेम आहे आणि यातूनच माझी प्रेम कविता उद्भवते रोहिलचा प्रश्न रोहिल धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल रोहिलचा प्रश्न की माझी क्रिएटिव्ह स्पेस मी अशी एखादी गोष्ट बघतो आणि ती उतरवतो ही माझी खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे माझ्यासाठी की माझं ऑब्झर्वेशन आणि नंतर ते लिखाणातून उतरवणं मग त्यासाठी I don't require anything extraordinary की मला असं याच फॉर्मॅटमध्ये बसलं पाहिजे कवितेचे खूप वेगवेगळे फॉर्मॅट आहेत पण मी एका विशिष्ट ह्याच्याशी बांधून नाही राहत आणि that's what I look towards the society and reflect the society through my poems and okay. that's what my creative space is okay so you change the perspective yes. while you write your poems yes actually uh, that's the fact that खूप लोक असं म्हणतात की लेखक असेल कवी असेल हा समाजाचा आरसा आहे आणि माझं वय जरी प्रौढ वय असलं तरी माझाही समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी सामाजिक गोष्टींना अप्रोच होतो आणि कुठेतरी घरच्यांचं या सामाजिक जाणीवेबाबतीत पाठबळ आहे वडिलांचा वारसा असेल आजोबांचा वारसा असेल आणि त्यातून मग सामाजिक दृष्टिकोनातून बघण्याचा माझा वेगळाच प्रस्पेक्टिव्ह आहे आणि त्या दृष्टीने मग मी समाजाचा आरसा बनण्याचा मीही एक छोटासा प्रयत्न करतो आणि समाजाचा आरसा इतका हसरा असणं ही खरंच गरजेचं आणि हीच नवोदित कवींची खासियत आहे असं मी म्हणेन की ते स्वतःच्या माध्यमातून खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि कडे बघितलं तर आणि त्याच्याकडनं मी इतकं शिकली आल्यापासून तो इतका डाऊन टू अर्थ आहे त्याला एवढे अवॉर्ड हेच मला सांगायचंय सगळ्यांना इतका तो डाऊन टू अर्थ आहेच बेसिकली पण त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की हा या व्यक्तीकडे त्यांच्याकडे बरंच काही नसेलही कदाचित खूप छोटीशी गोष्ट असेलही ती पण तो डिस्प्ले करण्यासाठी किंवा एक्सपोज करण्यासाठी घाबरत असेल कारण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघितली की सगळ्या गोष्टी विसरायला होतात आणि <laughs> एखाद्या आरसा जर हसरा असेल तर आपलंही प्रतिबिंब हसरं दिसतं त्यामुळे समाजाचं प्रतिबिंब हसर दिसण्यासाठी स्वतः समाजाचं स्वरूप कागदावर लिहिणारा व्यक्ती हसरा असणं गरजेचं असतं जे रत्नदीप आहे त्यामुळे रत्नदीप क्रिएटिव्ह स्पेसबद्दल तू सांगितलंस तुझा टर्निंग पॉईंट तू सांगितलास टर्निंग पॉईंट एक्झॅक्टली असा काही नसतो आणि ती व्यक्ती एक्झॅक्टली अशी कोणी नाही आहे हेही कळतंय थोडासा मूड कमी कमी होत जातोय असं झालं असलं तरी सुद्धा लिसनर्सना हे झालेला अजिबात नाही आवडणार त्यामुळे आपला मूड जर टिकवायचा असेल निधी तर रत्न ते नाव अगोदर जाणून घेतल्यानंतर गाणं ऐकायला आपल्याला छान वाटेल पण पण पुन्हा एकदा वेळ झाली आहे रत्नदीपच्या कवितेची त्यामुळे रत्नदीपची पुढची कविता आपण ऐकूयात दो बहने ही एक हिंदी कविता है ये कहानी है दो बहनों की एक अल्लाह की जुबानी कहती थी और एक भगवान का नाम लिए गंगा में बहती थी एक ने निर्मल किया पहाड़ों में छुपी जन्नत को एक भगवान तक भेजती रही लोगों की मन्नत को एक खेत में उतारी तो फसल बन गई कलम में उतारी तो गजल बन गई आपण रत्नदीपची कविता कंटिन्यू करणार आहोत कविता अक्षरशः सुंदर आहे तोपर्यंत आपल्याला एक कॉल आलाय तो कॉल आपण रिसीव करूया नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज काही कारणाने हा कॉल कनेक्ट नाही झालाय पुन्हा आपण कॉल करू शकता या सेम नंबरवरती पण तोपर्यंत आपण रत्नदीपची कविता कंटिन्यू करूया ओके परत कविता चालू करतो तुम्हाला अर्थ लागेल ये कहानी है दो बहनों की एक अल्लाह की जुबानी कहती थी एक कहानी है दो बहनों की एक अल्लाह की जुबानी कहती थी और एक भगवान का नाम लिए गंगा में बहती थी एक ने निर्मल किया एक ने निर्मल किया पहाड़ों में छुपी जन्नत को एक भगवान तक भेजती रही लोगों के मन्नत को एक खेत में उतरी तो फसल बन गई कलम में उतरी तो गजल बन गई एक मुंह में उतरी तो सरिता बन गई एक कलम में उतरी तो कविता बन गई इन दोनों ने ही मिलाकर हमें जिंदगी भर पाला है इन दोनों ने मिलकर हमें जिंदगी भर पाला है एक के आंख में स्नेह और एक के हाथ में निवाला है लेकिन एक दिन लेकिन एक दिन सियासत का ऐसा बाढ़ आया कि एक डूबते पाकिस्तान में बह गई और एक उसे ढूंढते हिंदुस्तान में रह गई उस दिन से आज तक उस दिन से आज तक वो पहले जैसा कहा खिलती है बातचीत तो छोड़ो जनाब वो कभी कभार जग में ही तो मिलती है वाह वाह वाह वाह वाह वाह खरच टाळ्या वाजवण्यापेक्षाही पुढची लेवल आहे कारण काय होतं ना स्पीचलेस एक्झॅक्टली कारण बऱ्याच वेळा असं झालंय की मा माझं एक म्हणणं आहे सगळ्यांना मी बऱ्याचदा सांगितलं आहे पण ते म्हणणं असं आहे की बऱ्याचदा आपलं शरीर नाचत असतं पण आपलं मन नाचणं गरजेचं असतं आणि बऱ्याचदा मला म्हणतो ना की सोल फॉर द फूड अशी त्याची कविता एक्झॅक्टली एक्झॅक्टली निधी तर खरंच माझंही मन या कवितेने आणि फक्त सांगण्यापुरतंच नाही तर रत्नदीपने मला ही कविता मगाशी वाचताना हे जाणवलं की पुन्हा पुन्हा ती कविता वाचून दाखवणं आपल्याला पॉसिबल नाही डोळ्यात पाणी येतं एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली पण ज्या कुणी मगाशी कॉल केला होता ज्या कॉलमुळे आम्हाला पुन्हा एकदा रत्नदीपची कविता रिपीट करावा लागली करावी लागली त्यांना माझ्याकडून खरंच थँक्यू कारण पुन्हा एकदा मला ते ऐकायला मिळालं इथं बसल्यापासून आणि ज्यांचा कॉल कनेक्ट नाही होऊ शकला त्या सगळ्यांना मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर रत्नदीपला काही प्रश्न विचारायचे असतील तर रत्नदीपच्या कवितांचं जर तुम्हाला काही गोष्टी रत्नदीपबद्दल बोलायच्या असतील तर त्या नक्की तुम्ही बोलू शकता आम्हाला सांगू शकता आपल्याला फोन आलाय आपण तो फोन रिसीव्ह करूया रेडिओ पुणेरी आवाज नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज कोण बोलताय आणि कुठून बोलत आहात from Guwahati Guwahati okay yeah have a question for Pradeep Shinde yes yeah actually, I wanted to know how does he rec- recollect the words for he beautiful for okay okay sir actually uh, तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा रिपीट करू शकता how does he recollect the vocabulary the word the phrases that he it for his poetry okay okay तुमचा प्रश्न खरंच खूप सुंदर आहे रत्नदीपला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद थँक्यू रत्नदीपसाठी प्रश्न असा होता की तू जे काही शब्दसंग्रह आहे हे रिकलेक्ट कसे करतोस तर ह्या प्रश्नाचं उत्तर रत्नदीपला द्यायचं आहे so Ratnadeep please thank you Rutvij for calling actually Rutvij is my friend studying in I I T Guwahati Rutvij मी तुला मराठीतच उत्तर देतो ऋत्विज <laughs> uh, काय असतं ना की आपण uh, आपला बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला तर uh, आता तू माझ्या शेजारी उभा आहेस आणि तू काहीतरी एखादा शब्द बोलतोस तो तुझ्या तोंडातला शब्द मला इतका भावतो की ते तो मी पुढच्या दिवशी किंवा त्या दिवशी रात्री माझ्या कवितेत वापरणार ही माझी सर्वात मोठी ताकद आहे की मी ज्या असंख्य लोकांना एका दिवसात भेटतो त्यांच्याकडून मी जर एखादा शब्द कलेक्ट करत आलो तर माझ्या एका कवितेसाठी माझा खूप मोठा शब्दसाठा तयार होतो आणि बाकीची जी शब्दांची देणगी आलेली आहे ती आई वडिलांच्या आशीर्वादाने आलेलीच आहे त्यानंतर वाचन बाकी इतर कवींचे जे मी व्हिडिओज वगैरे बघतो त्यातनंही खूप शब्दसाठा तयार होतो आणि बट द फॅक्ट इज आपलं ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे ते आपल्या वैचारिक जीवनात पण खूप महत्त्व देतं आणि तसंच आपल्या माझ्यासाठी तरी ते माझ्या लेखणीसाठी पण खूप महत्त्व देतं ट्विच that's with I am answer खरंच खूप छान उत्तर होतं रत्नदीप मला वाटतं प्रश्नांची तयारी करून आलाय का रत्नदीपला कॉलिंग वरती अगोदर या लोकांनी प्रश्न सांगितला होता का कारण रत्नदीप इतक्या कॉन्फिडेंटली उत्तर देतोय त्यामुळे मला डाऊट आहे खूप बरेच सारे डाऊट मला क्लिअर करायचे आहेत आज कारण मी इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन मला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टी मी आज चैतन्य म्हणलं ना तुला तू भूमिका ज्या बदलतोयस म्हणजे अगदीच आरजे पासन पत्रकार आता डिटेक्टिव्ह सो <laughs> या सगळ्या गोष्टी होणार आहेत रत्नदीप कडून आपण जाणून घेणारच आहोत पण रत्नदीपने जी काही कविता वाचून दाखवली आहे त्यामुळे मी बराच थक्क झालोय अक्षरशः थक्क झालोय कारण या सगळ्या गोष्टी मला एक प्रश्न पडला आहे रत्नदीपला नवोदित म्हणायचं की नाही कारण नवोदित म्हणलं तर तो इतक्या इतक्या मोठ्या शब्दांची मांदियाळी आपल्यासमोर मांडतोय आणि दुसरीकडे बघताना जर त्याला जुनं म्हणावं तर तो आजच्या लोकांना कळेल इतकं छानसं लिहितो आणि त्याच्या कविता अजूनही खूप ताज्या आहेत कधी ताज्या हो हो हो खरंच खरंच यामुळे मला मी जरा पेचात पडलोय <laughs> आणि मी पेचात पडलो जरी असलो तरी सुद्धा लिसनर्सना त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी कुठलंही लिमिट नाहीये तेव्हा लिसनर्सना जर प्रश्न विचारायचे असतील रत्नदीपचं आणखी म्हणणं जाणून घ्यायचं असेल रत्नदीपच्या कवितांचं कौतुक तुम्हाला रत्नदीपला सांगायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करू शकता त्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे seven two one nine one nine zero zero zero five नंबर पुन्हा एकदा ऐका listeners seven two one nine one nine zero zero zero five या सेम नंबरवरती तुम्ही आम्हाला एस एम एस देखील करू शकता आणि आमचं रेडिओ पुणेरी आवाजचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका ज्यावरती आम्ही सगळे अपडेट रेग्युलर करत आहोत आणि त्यासाठी तुमच्या लाईक्सची कमेंट्सची आम्हाला खरंच गरज आहे आणि ते तुम्ही द्याल तर आम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आमचं मॉडिफिकेशन खूप छान प्रकारे करू शकतो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज माझ्या म्हणजे आर जे चैतन्य आणि आर जे निधीसोबत तेव्हा ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहो खुशियाँ बांटो अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना मेरे जिक्र का जुबा पे स्वाद रखना अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना मेरे जिक्र का जुबा पे स्वाद रखना दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना अंधेरा तेरा मैंने ले लिया मेरा उजला सितारा तेरे नाम किया चंदा दिल से दुआ रंग दे तुम गेरुआ इंसान का दर्जा मुझे हासिल মোহে গেরুয়া से हुई यारियां चलते चलते हुई मेरी आंखों ने तेरी आंखों से आप बीती कही तेरी आंखों के पीछे पीछे हम पगले से चल पड़े मेरी आंखें अब दिल के चक्कर में कुछ भी ना सुनती है दिल ये धोखा धड़ी कर देगा सोचा न था इतनी ये गड़बड़ी कर देगा सोचा न था ऐसी मुश्किल खड़ी कर देगा सोचा रहा हो फिर क्यों ऐसे ठगते हो लगाते हैं क्या नादान से mm, हम्म, इसे तो माफ कीजिए वल्ला ये दिल जरा सा है निठल्ला इरादे है बेईमान से दिल ये धोखा धड़ी कर देगा सोचा न था इतनी ये गड़बड़ी कर देगा सोचा न था ऐसे मुश्किल खड़ी कर देगा सोचा न था से कहीं छनती तेरी आवाज है ज्यादा ना है ये कहे चुप भी ना है ये रहे आंखों का ये अंदाज है चलो मियाँ हो गए मिलना नींदों में देखो ना फिसलना खाबों पे तुम चलना धोखाधड़ी कर देगा सोचा न था इतनी ये गड़बड़ी कर देगा सोचा न था ऐसे मुश्किल खड़ी कर देगा सोचा न था दर पे आके थम गए मैं नमाजी बन गए एक दूजे में यूं ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम कैसी दिल लगाई कर गए रूह की रुबाई बन गए खाली खाली दोनों थे जो थोड़ा सा दोनों भर गए मैं और तुम चलो जी आज साफ साफ कहता हूँ इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है यू ही नहीं मैं तुम पे जान देता हूँ इतनी सी बात है मुझे तुझसे प्यार है चलो जी यार साफ साफ कहता हूँ इतनी सी बात है मुझे तुझसे प्यार एक मैं तीजा मांगू क्या खुदा से दिल दो जादू क्या दो इतना बता दे तेरा मेरा रिश्ता है सासों से भी नाजुक तुम सा हम सा दो जा ना होगा ना हो साफ कहता हूँ इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है यूं ही नहीं मैं तुम पे जान देता हूँ इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है चलो जी आज साफ साफ मुझे तुमसे प्यार है मुझे तुमसे शायद बैलेंस होगा एक टैप में मोबाइल रिपीट रिचार्ज कीजिए अब चेक करो सीधे अपने बैंक अकाउंट से गूगल की सिक्योरिटी के साथ download Google Pay money made simple से नाम तेरा কাছে আর देखना होगर तो पहले आके देख ले Shivanjali furniture Shivanjali furniture and interiors the place for quality goods Chhaya colony near Parvati school Kalewadi Pune सत्रह जी हाँ अपने घर को देखने लायक बनाने के लिए किसी भी तरह का फर्नीचर रेडीमेड या बनाने के लिए अवश्य संपर्क करें शिवांजलि फर्नीचर एंड इंटीरियर 9767973602 या 9850025621 Shivanjali dot furniture at Gmail dot com W W W dot Facebook dot com slash Shivanjali furniture welcome back मित्रांनो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज आणि मी आर जे चैतन्य आणि मी आर जे निधी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं रेडिओ पुणेरी आवाज वरती एकशे सात पॉइंट आठ एफ एम खुश रहो खुशिया वाटो आणि आज आपण एका नवोदित कवीचं म्हणणं ऐकतोय नवोदित कवीचं म्हणणं इथपर्यंतच नाही तर नवोदित कवीला जाणून घेतोय त्यासाठी बऱ्याच साऱ्या लोकांनी कॉल्स केले निधी बऱ्याच साऱ्या लोकांनी एस एम एस केले बऱ्याच साऱ्या लोकांनी रत्नदीपचं म्हणणं जे आहे ते त्याच्या ओठांमधून काढून घ्यायचाही प्रयत्न केला काही लोक रत्नदीपच्या कॉन्टॅक्ट्समधले होते त्या लोकांनी तर रत्नदीपला नक्कीच प्रश्न विचारले पण बाकीच्याही लोकांनी एस एम एसद्वारे रत्नदीपला प्रश्न विचारले जर तुम्हालाही रत्नदीपला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील कवी लेखक या संदर्भात रत्नदीपकडून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे seven two one nine one nine zero zero zero five या सेम नंबरवरती तुम्ही आम्हाला एस एम एसही करू शकता जो नंबर आहे seven two one nine one nine zero zero zero five खरं तर रत्नदीपने खूप छान गोष्टी सांगितल्यात आपल्याला प्रश्नांची मांद्याळी भडीमार माझा आरजी असण्याचा रोल माझा आरजी <laughs> शिवाय पत्रकार होण्याचा रोल माझा इन्व्हेस्टिगेटरचा रोल मी कंप्लीट करणार आहे पण तोपर्यंत आपल्याला कॉल आला आहे आणि तो कॉल आपण रिसीव्ह करूया नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज हा नमस्कार मी विशेष पाटील बोलतो अच्छा प्लीज बोला माझा रक्तदाबीसाठी एक प्रश्न आहे सगळे कवी हे ब्रेकअप झालेलेच असतात का <laughs> खूप अमेझिंग प्रश्न होता हा असं नाही वाटत प्रश्न होता खरंच एक्झॅक्टली म्हणजे दुःखातून कविता सुचते का असं विचारायचंय त्याला एक्झॅक्टली तुमच्या प्रश्नाचं उत्तर रत्नदीप कडून आपण नक्कीच घेऊया आणि रत्नदीपला हा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच तर रत्नदीप सगळे कवी हे विरह झालेलेच असतात का या प्रश्नाचं उत्तर तू खरंच खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो मग अशी निधी काहीतरी म्हणत होती विरहाबद्दल हो म्हणजे माझा पण सेम सॉर्ट ऑफ सेम प्रश्न होता की कविता म्हणजे आपण आधी त्याचं उत्तर ऐकायचं का प्लीज असं मला वाटतं हो हो खरंच कारण निधीला परत एकदा प्रश्न विचारण्यासाठी रत्नदीपनं निधीला तंबी दिली होती की नाही हा प्रश्न मला लाईव्ह विचारायचा नाही त्यामुळे विरहाचा संबंध विरहाचा संबंध नसणारच आहे रत्नादी बरोबर तो इतका खळी देऊन हसतोय की त्यावरून असं वाटतंय की नाही हा प्रश्न त्याला विचारणं योग्य नाही पण तरी पाटीलजींचा हा प्रश्न आहे की विरह झालेलेच असतात का सगळे कवी तर काय वाटतं विश्वजित त्याचं उत्तर चार वेळी देतो आधी मग एक्सप्लेन करतो हो. कसा हा विरह तो जिवंत असूनही श्वास घेता येत नाही खूप चांगल्या वेळेत मी ऐकल्या होत्या आणि मला हा प्रश्न पडणार हे मला माहीत होतं <laughs> आणि त्यासाठी मी खरंच तयारीच करून आलो होतो कसा हा विरह तो जिवंत असूनही श्वास घेता येत नाही ओठांवर कोरलाय तुझा उखाणा ओठांवर कोरलाय उखाणा पण उखाण्यात तुझे नाव घेता येत विरह व्हावा अशी अट नाहीये पण खरं सांगतो ती फेज एखादा व्यक्ती जर अनुभव होत असेल मी काय म्हणतो की येऊ नये ती फेज कुणाच्या आयुष्यात पण जर ती आलीच तर जशी प्रेम कविता होते तशी विरह कविता पण होते प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक प्रेम आहे एक विरह आहे विरहाच्या कवितेत जास्त दर्द असतो <laughs> अगदीच आपली एक ह्युमन टेंडन्सी असते विराहाच्या कवितेत आपण त्या व्यक्तीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेमाच्या कवितेत आपण त्या व्यक्तीला महत्वाचं बोललायस तू आता आणि विश्वजित तुझ्या बाबतीत तुला जर उत्तर द्यायचं झालंच तर मी स्वतः माझ्या आयुष्यात अजूनही विरह आलेला नाहीये म्हणजे अगदी प्रेमही नाही आलेलं पण विरह आलेलं नाहीये पण जे ऑब्झर्वेशन असतं किंवा एक आपण विचार करतो की एक काल्पनिक शक्ती नावाचा प्रकार असतो त्याच्यासाठी प्रकाश होळकर सरांची एक खूप सुंदर कविता आहे की तुझं आबाळ मला ते माझा आबळ तुला तुझा आभाळ मला दे माझा आभाळ तुला आसवाच्या पारंबीला बांधू एक झुला म्हणजे विचार करायला गेलं तर आसवाच्या पारंबीला बांधू एक झुला ही एक काल्पनिक स्थिती आहे आणि या काल्पनिक स्थितीत जाऊन विरह कविता मी लिहू शकतो त्यामुळे अगदीच मी माझा स्वतःचा विरह अथवा प्रेम नाही झालेलं आणि <laughs> <laughs> स्वतःला लगेच कव्हर अप करतो तो बघा थोडं उघडं पडू देत नाही ईश्वराचा एक भागही आपल्या आयुष्यात असावा लागतो आणि सोबतच आपल्या आयुष्यात प्रेमाचं भाग्यही असावं लागतं ते खरंच थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे पण तोपर्यंत आपल्याला एक कॉल आलाय तो आपण रिसीव्ह करूया नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज काही कारणामुळे हा फोन कट झालाय ज्या कोणी कॉल केला असेल त्या त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण पुन्हा एकदा फोन करू शकता पण आपल्याला एक एस एम एस आला आहे रत्नदीप ॲज अ पर्सन कसा आहे खूप जास्त सोशल या व्हेरी कन्झर्वेटिव्ह बाय नेचर असा आपल्याला प्रश्न आलेला आहे हा यावरती नाव ज्या कोणाचं असेल त्यांनी नाव सेंड नाही केलं हा नंबर कोणाचा आहे पण मला हा खरंच रत्नदीपला स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे आम्ही त्याला ऍज अ नेचर ओळखतो तर खूप साधा down to earth down to earth आणि हसरा मुलगा आहे आणि तसाच स्पष्ट आणि साध्या सरळ मनाचा आहे पण तुझ्या तोंडून या प्रश्नाचं उत्तर दे धन्यवाद मला हा प्रश्न केल्याबद्दल मी कवितेच्या बाबतीत जर विचार करायचा झालं तर तेवढाच सोशल आहे आणि तेवढाच कन्झर्वेटिव्ह पण आहे सोशल दृष्टीने विचार केला तरी मी समाजाबद्दल एखादी गोष्ट जर मला खटकत असेल तर मी अगदीच ती बोलायला घाबरत नाही आणि कॉन्झर्वेटिव्ह या दृष्टीने विचार केला तर हो मी काही बाबतीत आहे कॉन्झर्वेटिव्ह येस येस तुझ्या <laughs> प्रश्नाचं उत्तर खरंच खूप प्रॉपरली तू दिलंयस पण एक कॉल आलाय नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज नमस्कार मला रत्नादीप साठी एक प्रश्न विचारायचा होता नक्कीच पण मला आपलं नाव समजू शकेल आणि आपण कुठून बोलता आहात शेट प्रज्वल मुंबई अच्छा आपला प्रश्न रत्नादीप तुझ्या कवितांमधून एक प्रतिमा झळकते तर ती नक्कीच प्रतिमा कोणाची सांगू शकशील का करेक्ट हाच प्रश्न आम्ही मगापासून विचारण्याचा प्रयत्न करतोय पण आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारला याचं उत्तर रत्नदीप कडून आपल्याला नक्की मिळेल रत्नदीपला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद मला पण एक छोटा प्रश्न आहे की प्रतिमा एकच एका सारख्या बदलतात <laughs> अगदीच थँक्यू माझं उत्तर दिल्याबद्दल पावलो पावली माझ्या आयुष्यात प्रतिमा बदलत गेल्यात म्हणजे अगदीच आधी आई होती त्यानंतर मला छोटी बहीण आहे छोट्या बहिणीपासनं पुढे होत होत जसे मी अनेक खूप व्यक्तींना सामोरे जात गेलो मग या बाबतीत की प्रेम कविता लिहितो म्हणून एखादी मुलगीच असावी असं <laughs> माझं काही हेतू नाही अथवा म्हणणं नाहीये पण एक व्यक्ती मी अशी नाही सांगू शकत खूप जणां च्या प्रतिमा माझ्या कवितातून झळकतात सोबत हा जो समाज हा माझ्या आयुष्यातला फॅक्टर आहे तो पण कधी कधी अथवा नेहमीच विचार करायला गेलं तर माझ्या कवितेतून झळकतो अच्छा अच्छा तर खरंच तू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं पाठ करून आलाय कारण <laughs> अगदीच अगदीच नाही ते साहजिक आहे कारण हे सगळे कॉन्टॅक्ट एस एम एस आणि कॉल्स येत आहेत त्यातले मोस्ट ऑफ कॉन्टॅक्ट तुझ्या कनेक्शन मधले नाही आहेत पण तरीही तू ती उत्तर इतक्या कॉन्फिडेंटली देतोय ते तर झालंच पण या पॉईंटवरती एक वेळ झाली आहे रत्नदीपची पुढची कविता ऐकण्याची तेव्हा रत्नदीप तुझी पुढची कविता आपल्या लिस्नर्सना ऐकायला नक्की आवडेल माझी पुढची कविता आहे विश्वास ग्रहणा दिवशी चंद्र उघड्या डोळ्यांनी कधीच पाहायचा नसतो ग्रहणा दिवशी चंद्र उघड्या डोळ्यांनी कधीच पाहायचा नसतो तुला नाही का गं कोणी सांगितलं वाहत्या वाऱ्यावर एवढा सहजासहजी विश्वास ठेवायचा नसतो आपण जन्म घेतो मृत्यू येतो माणसे येतात निघून जातात पण शेवटी पण शेवटी आपल्या आयुष्याचा गाडा आपल्यालाच चालवायचा असतो तुला नाही का कोणी सांगितलं वाहत्या वाऱ्यावर एवढा सहजासहजी विश्वास ठेवायचा नसतो संकट येतील घाबरू नको क्षणाक्षणाला बिथरू नको हिंमत ठेव लढत राहा विजयाशी विजयाची शिखरे चढत राहा शेवटी इतिहास कधीही स्वतःलाच घडवायचा असतो तुला नाही का गो कोणी सांगितलं वाहत्या वाऱ्यावर एवढा सहजासहजी विश्वास ठेवायचा नसतो भावना वगैरे क्षणिक असतात जरा स्वतःपेक्षाच भावनिक असतात आणि हो प्रामाणिक तर त्या अजिबात नसतात शेवटी भावनांचा किल्ला तुझी तुलाच लढवायचा असतो तुला नाही का कोणी सांगितलं वाहत्या वाऱ्या रोडा सहजासहजी विश्वास ठेवायचा नसतो आणि तू यातनं तुला असं वाटतंय का की या कवितेतनं तू प्रत्येकाच्या तिला किंवा तुझ्या तिला काहीतरी संदेश दिलायस की <laughs> की कसं बोलायचं किंवा कसं वागायचं आणि वाहत्या वाऱ्यावर म्हणजे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही खरंच या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या सगळ्या लिस्नर्सना याचं उत्तर जाणून घ्यायचंय पण जर लिसनर्सना याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर त्यांना थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे कारण आपण घेऊन येतोय पुढच्या लिसनर्सची एक फरमाईश जी आहे होश वालो को खबर क्या आहे जगजित सिंहच्या आवाजातलं गाणं तेव्हा तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M माझ्या म्हणजे आर जे चैतन्य सोबत खुश रहो खुशिया वाटो क्या चीज है होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझिए इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है से नजरे क्या मिली रोशन फिजाएं हो गई उनसे नजरे क्या मिली रोशन फिजाएं हो जाना प्यार की जादूगरी क्या चीज है आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझिए इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज खुलती जुल्फों ने सिखाई मौसमों को झुकती आंखों ने बताया मैं कशी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझिए इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज after beautiful song on radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आणि तुम्ही ऐकत आहात मला म्हणजे आर जे चैतन्य आणि मला म्हणजे आर जे निधीला करेक्ट सो आपल्या बरोबर आज आहे रत्नदीप शिंदे जो आहे नवोदित कवी इंट्रोडक्शन ची अजिबात गरज गरज नाहीये कारण त्याच्या कवितांमधूनच हे आपल्याला सगळ्यांना जाणवत आहे खर तर बराच वेळा आपण गप्पा मारतोय आणि छोटीशी गंमत कळली का आपण आता प्रेमाच्या कवितांवर बोलतोय आणि ही रिक्वेस्ट गाण्याची होती ती जगजित सिंगची खूप गाजलेली गझल आहे प्रेमावर छान गझल आहे ही येस आणि हे ऐकताना जसे भाव मंत्रमुग्ध होतात आपले आपलं मन शांत होतं आणि फक्त ऐकत राहतं तसंच आपण जेव्हा रत्नदीपचं कवितांचं सेशन भरवतो तेव्हा मन नाचायला लागतं सो <laughs> हे खरंच खरं आहे कारण आपल्या बऱ्याच लिसनर्सने आपल्याला तसे एस एम एस कॉल्स पाठवले आहेत माझ्या सुरू झाल्यापासून माझ्या रेडिओ शो सुरू झाल्यापासून पहिल्यांदा इतका हायर पॉईंटला गेलेला हा शो <laughs> आहे त्यामुळे खरंच रत्नदीप थँक्स अ लॉट आणि पुढचा प्रश्न रत्नदीपला असा आहे सो रत्नदीप कवितेत अबोल भाव असतात असं मला वाटतं तर अबोल तुझ्यातले अबोल भाव कसे निर्माण झाले आणि याचबरोबर मला रत्नदीपला असंही विचारायचं आहे की हे अबोल भाव स्पष्ट करताना कवितेशिवाय आणखी कोणतं लिखाण करतोस का येस येस निधी तुझ्या प्रश्नाला उत्तर देतो मी माझे अबोलभाव व्यक्त करण्यामागचं कारण भावना मी भावना साठवून ठेवू शकत नाही अगदी बोलायला जरी मी इतका टॉकेटिव्ह वगैरे असतील असेल तरी पण मला कुठेतरी व्यक्त व्हायला म्हणजे तुझी लेखणी तुला जास्त व्यक्त करते आणि कविता ही माझी अशी जवळची गोष्ट आहे की जी मला व्यक्त व्हायला खूप मदत करते सो मी ते अभोलभाव कवितेमार्फत व्यक्त करतो आणि दुसरा प्रश्न या दुसऱ्या प्रश्नाचं तू उत्तर <laughs> नक्कीच दे पण तोपर्यंत आपल्याला एक कॉल आलाय नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज हॅलो येस कोण बोलताय आणि कुठून बोलता आहात काही कारणामुळे हा कॉल आपल्याला कनेक्ट नाही झाला तर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओके चैतन्य तुझ्या प्रश्नाचं उत्तर कविता सोडून मी इतर काही लिहितो का हो आता ऍड करत नाहीये पण खरंच तू सांगतोयस पण आपल्याला एक महत्वाचा कॉल आहे जो की आपल्या लिसनर्सचा आहे त्यामुळे पुन्हा एकदा कॉल रिसीव्ह करूया आपण नमस्कार रेडिओ पुणेरी आवाज हॅलो हां मॅम ऍक्च्युली तुमचा आवाज ऐकूनही येत आहे येस येस बोला आम्ही बऱ्याच वेळापासून रत्नाजीत यांच्या प्रेम कविता आणि स्वतः जास्त बच्चा करणारे काम आहे आणि आम्हाला पण खूप आवडतात पण मला त्यांना विचार की विडंबनासाठी तुम्ही प्रश्न विचारलेला आहात खरंच कारण या प्रश्नावरती आम्ही बराच वेळ चर्चाही करत होतो पण या गोष्टीचं उत्तर तुम्हाला रत्नदीप कडून मिळेल पण थोडासा वेळ घ्यावा लागेल कारण हा सेगमेंट आम्ही शेवटासाठी ठेवला आहे त्यामुळे तुम्ही रत्नदीपला विचारलेला प्रश्न अत्यंत सुंदर आहे आणि रत्नदीपला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद विडंबनाच्या कवितेसाठी कॉल आला होता हा पॉइंट आपल्याला कव्हर करायचा आहे सो हो. त्याचं उत्तर रत्नदीप नक्कीच देईल पण रत्नदीप माझ्या प्रश्नाचं उत्तर देत होता मी कविता व्यतिरिक्त माझा स्वतःचा ब्लॉग आहे रत्नदीपच्या पत्रातून ज्या म्हणजे ही संकल्पना मी मुळात अरविंद जगताप यांच्या कडनं मी प्रेरित आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला बोलायचं असेल तर खूप पर्याय असू शकतात खूप माध्यम असू शकतात तर मी जे पत्राचं माध्यम आहे ते मी निवडलं आणि काही सामाजिक गोष्टी असतील काही वैयक्तिक गोष्टी असतील किंवा माझी एखाद्या व्यक्तीसोबत बॉन्डिंग असेल तर मी त्या व्यक्तीला माझ्या पत्रा थ्रू थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचतो मी शक्यतो माझे बड्डे विशेष असतील किंवा मग जे काय माझं भावनिक एखाद्या व्यक्तीशी नातं आहे अशा लोकांशी मग मी या पत्रा थ्रू बोलतो आणि बाकी मी एकांकिकेचंही लेखन केलेले जसं चैतन्यानं सुरुवातीलाच उल्लेख केला आणि पण सध्या तरी शक्यतो मी कविता या गोष्टीवर जास्त फोकस करतो आणि त्यातून मला व्यक्त व्हायला खूप आवडतं ओके ओके ओके खरंच मलाही बऱ्याच साऱ्या गोष्टी रत्नदीपच्या माहिती आहेत माझ्या पण एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय की तू प्रेमा व्यतिरिक्त काही कविता किंवा काही वेगळ्या वेगळं लिखाण करतोस का याचं उत्तर मिळालं करतो खूप छान लिखाण करतो पण हा प्रश्न लिसनर्सचा होता त्यामुळे मला विचारणं भाग होतं आणि लिसनर्सना ऐकवणं ही आपलं एक कर्तव्य आहे त्यामुळे या प्रश्नाचं आपण पुन्हा एकदा रिपिटेशन घेऊन लिसनर्सना ऐकवलंय खरंच मला एक जाणवायला लागलं की बराच वेळ गप्पा मारतोय पण आपली जायची वेळ झाली आहे हो. असं मला डिस्प्ले नाही करायचं आहे तसा थोडासा वेळ आहे पण म्हणतात ना वेळ जायची वेळ कधी येऊ नये कुणावरती तशीच आमच्यावरही येऊ नये कारण रत्नदीप सारखा व्यक्ती आज स्टुडिओला आल्यामुळे गप्पा थांबाव्यात असं वाटत नाहीये बिलकुल खरंच निधी तर आपण आपली वेळ झाली आहे रत्नदीपची पुढची कविता ऐकण्याची जी रत्नदीप आपल्याला ऐकवतो आहे माझा आणि चैतन्याचं बोलणं चालू होतं की आपण प्रेम कविता ऐकवल्या पण जो मुद्दा आला की प्रेमासोबत विरह असतो आणि विरहाबाबतीत आणि आत्ताच एका ज्यांचा कॉल आला होता त्यांचा पण प्रश्न होता की मी काहीतरी असं फनी किंवा असं विडंबनात्मक काही लिहितो का हो. तर मी त्याची पार्श्वभूमी सांगतो आणि कविता संपवतो आम्ही एकदा असंच गाणं चालू होतं आणि मग मला ती चाल सुचली आणि त्यावर मी आणि माझा मित्र ब्रह्मांडे आम्ही एकत्र बसलो होतो आणि त्या चालीवर आम्ही असंच विडंबन केलं विडंबन चालीतच आहे माझा आवाज मी मुळात संगीतकार नाहीये पण मी ट्राय करतो विडंबन आहे पोरी तोंड गरीबा वाणी तोंड गरीबावानी चेहरा भिकाऱ्या वाणी पर नसतात या भोळ्या पोरी लुटतात रे पोरी लुटतात रे कस मी सांगू तुला आता हप्त्यात एकदा पिक्चरला घेऊन जाई सोफ्यावर बसून पिक्चर पाही वर च बोनलेस खाई बिल माझ्याकडूनच घेई मी फसतोय रे मी रडतोय रे नाही मारत मी ही बाता पोरी लुटतात रे पोरी लुटतात रे कस मी सांगू तुला आता हे एक एक छोटस इथे एक मुलगी आहे विसरू नका <laughs> ऍक्च्युली आय एम सॉरी हे ऑब्झर्वेशन खूप uh, कमी व्यक्तींबद्दल असू शकतं आणि यात uh, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत पण एक uh, विनोदात्मक भाग कवीचा तुम्हाला दिसला नाही तू आता पुढची कविता माझी असणार आहे एक गोष्ट सांगायची आहे हीच कविता हीच विडंबन कविता रत्नदीपने ई स्पीक या ओपन माईक मध्ये ऐकवली होती आणि त्यावेळी ज्या काही टाळ्या आल्या होत्या त्या सगळ्या मुलींच्या होत्या आणि सो <laughs> मला एक सगळ्यांना सांगायला आवडेल रत्नदीपने एक कविता केली होती ती कविता मी ऐकली होती मला ती सगळ्यांना कविता ऐकवायची आहे कारण ती कविता आमच्या नाटकाच्या संदर्भात होती ऍक्च्युली नाटकाचा काही संदर्भ नाहीये पण नाटक जेव्हा चालू होतं तेव्हा त्या नाटकाचा काही भाग घेऊन त्याने त्या तो संदर्भ घेऊन ते रिपिटेशन घेऊन त्याने ती कविता लिहिली होती त्यामुळे ती कविता न रत्नदीप प्लीज ऐकव ही कविता माझ्यासारख्या आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक नाटक वेड्या प्रेक्षकांसाठी आणि काम करणाऱ्या व्यक्तीसाठी आहे ही एक एका अभिनेत्याला उद्देशून केलेली कविता आहे पारखून बघ हाती ती स्क्रिप्ट घे ओळी एकदा वाचून बघ शब्दांसंगे नाचून बघ अर्थ तुला कळून जातील पात्र तुला छळून जातील तू मात्र धीर ठेव मन कायम स्थिर ठेव वेडाभाबळा वागू नको कारण काही सांगू नको कौतुकाची पडेल थाप लोक म्हणतील ॲक्टर बाप गळ्यामध्ये पडतील हार प्रयोग तसे होतील फार तू सगळ्यात उठून दिस प्रयोगाच्या रात्री मात्र शांतनीच उद्या परत रंगमंचावर कडाडेल वीज तुझ्याच मेहनतीचं होईल रे चीज पण आता मात्र घरी जा आरशात स्वतःला निरखून बघ तू तूच आहेस ना एकदा स्वतःला पारखून बघ तू तूच आहेस ना एकदा स्वतःला पारखून बघ तुम्ही ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M माझ्या म्हणजे आर जे चैतन्यसोबत one zero seven point eight F M खुश रहो खुशिया वाटो welcome back after beautiful song on radio Puneri Awaaz one zero seven point eight F M तुम्ही ऐकत आहात मला म्हणजे आर जे चैतन्य आणि मला म्हणजे आरजेने दिला येस तेव्हा खूप छान सेगमेंट चालला होता पण आमची जायची वेळ झाली आहे पण त्याआधी खूप महत्त्वाचा प्रश्न मला रत्नदीपला विचारायचा आहे तो प्रश्न असा आहे रत्नदीप की नवोदित कवी आणि जुने कवी किंवा नवोदित लेखक आणि जुने लेखक यांमध्ये तुला काय फरक वाटतो अनजेन्युनट मला फरक असा काही जाणवत नाही पण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात सो त्या त्या दृष्टीने वयाचा फरक असेल किंवा हे असेल ते ते फरक जाणवून येतो विचारांच्या आणि भावनांच्या दृष्टीने येस येस खरंच आणि अनुभवामध्येही फरक पडतो असं तू मगाशी म्हणाला होतास की त्यांचे अनुभव आणि नवोदित कवींचे अनुभव आणि जुन्या कवींचे अनुभव यामध्ये अनुभवाचा वाटा लिखाणातून खूप स्पष्ट दिसतो हे मगाशी तू सांगितलंच होतंस तर तुझं सगळंच मत खूप छान पद्धतीने तू सांगतोयस आणि ते लोकांना आवडतंय तर पुढचा प्रश्न निधीने मगाशी मला विचारला होता ऐक ना मी मी विचारू प्लीज <laughs> कारण मला याला खूप प्रश्न विचारायचे आणि आजचा दिवस कमी पडेल पण आणि सेगमेंट संपत येतो हा सो uh, मला तुला असं विचारायचं होतं की तू हे बघ कविता खूप जणांना लिहायच्या असतात मला सुद्धा कविता लिहायची आवड आहे पण तू एखाद्याला कविता लिहिण्याबद्दल काय संदेश देशील किंवा इन जनरल आताच्या युथला काय संदेश देशील करेक्ट करेक्ट नवोदित कवींना काय संदेश देऊ शकतोस तू मीही त्या नवोदित कवींच्या लिस्टमध्येच मोडतो पण मी अगदीच सुरुवात आहे आत्ता चारोळ्या सुचल्यात अशा लोकांना काय संदेश मी एकच गोष्ट सांगेल की you just observe the things and write it down तुमच्या भावना मोकळ्या करा तुम्हाला कविता मिळून जातील किंवा कुठलंही लिखाण मिळून जाईल आणि कुठलाही मला छंद हा प्रकार खूप आवडतो कारण त्यात असं सगळं जुळलं पाहिजे असं काही नसतं कुठल्याही प्रकारे तुम्ही कविता लिहू शकता अगदीच आणि आपण लिहायला घाबरू नका खूप जणांचा हा न्यूनगंड असतो की मला जमेल आपल्याला प्रत्येक गोष्ट जमते फक्त त्याला प्रयत्नाची जोड दिली तर लगेच तुमच्या समोर तुमचं जे हे आहे फळ आहे ते मिळेल येस येस अब्सोल्युटली खरंच या सगळ्या गोष्टींचं फळ मिळत आहे आणि ती व्यक्तीही आपल्याला जवळजवळ सापडत आली आहे हे सगळं खरं असेल तरी ती व्यक्ती मी आत्ताच डिक्लेअर करणार नाहीये ती <laughs> व्यक्ती ऐकण्यासाठी तुम्हाला रत्नदीपचा पुढचा सेगमेंट ऐकावा लागेल ज्यासाठी तुम्हाला थोडासा वाट पाहावा लागेल जो असेल सीझन टू yes. तोपर्यंत आता वेळ झाली आहे रत्नदीपची पुढची कविता ऐकण्यासाठी सो मी रिक्वेस्ट करतो रत्नदीपला की त्याने त्याची पुढची कविता ऐकवावी आपल्या लिसनर्सना पाऊल ही कविता मी एक स्केच पाहिलं होतं माझ्या मैत्रिणीचं आणि त्या स्केचचं वर्णन करताना मी ही कविता केली होती पाऊल टाकूच का मी ही माझं पाऊल तुझ्या पाऊलाला समांतर एक पाऊल दोन पाऊल एक मैल दोन मैल शी मलाच का नेहमी मोजायचं असतं अंतर असंच गाठूयात का ते क्षितिज उडत गेले म्हणे कुठेतरी वाऱ्याबरोबर जगूयात का तीच सकाळ तीच थंडी तेच हातात हात आणि दवबिंदू गवतावर पाऊल चुकण्याच्या भीतीने कधी स्वतःवर विश्वास ठेवलायस का पाऊल चुकण्याच्या भीतीने कधी स्वतःवर विश्वास ठेवलायस का यावेळी ठेवून बघ पाऊल काही चुकणार नाही यावेळी ठेवून बघ पाऊल काही चुकणार नाही कदाचित हे शेवटचं असू शकतं तुझं माहीत नाही पण एखादा शहाणा या संधीला मुकणार नाही ते भांडण वगैरे ते सगळं नंतर आलं भले आयुष्यात आपलं नाही पटलं पण मग आत्ताच हे नकोसे विचार करून पुन्हा भविष्यात हे वाटायला नको त्या दिवशी ते पाऊल का नाही टाकलं त्या दिवशी ते पाऊल का नाही टाकलं वा वा वा वा सुपब शब्द सुपब कविता साधेपणा अचूकपणाने मांडतो तो त्याचे भावना करेक्ट अक्युरसी खूप आहे त्याच्या सगळ्या गोष्टी घेऊन रत्नदीप आयुष्यात पुढे चाललाय आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एक भारी कमेंट मला सगळ्या प्रेक्षकांकडून आमच्या रेडिओ पुणेरी आवाजच्या टीमकडून रत्नदीपसाठी द्यायची आहे ती म्हणजे अशी थँक्यू हो. <laughs> खरंच रत्नदीप तुझ्याशी बोलताना वेळ कसा गेला हे तर कळलंच नाही पण मी तुला मगाशी म्हणालो की माझ्या सेगमेंटमध्ये गेल्या काही दिवसापासून पहिल्यांदा अशी वेळ आहे की माझ्या लिसनर्सने आपल्या लिसनर्सने भरभरून दाद दिली आहे त्याच्या शोला त्याच्या इंटरव्ह्यूला आणि त्यांचा सपोर्ट हाच हेच सगळं काही असतं राईट खरंच खरंच त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण आपल्या आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत महत्वाचं म्हणजे अबोल शब्द बोलके करणं हे सोपं नसतं ही एक्सपोजर फील्ड आहे या सगळ्या गोष्टींची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रत्नदीप खरंच तू खूप छान पद्धतीने आम्हाला दिली सेगमेंट सुरू होण्याआधी आम्हाला बरंच टेन्शन होतं खरं तर पण ते सगळं टेन्शन शो सुरू झाल्यानंतर हळूहळू रिलीफ होत होत गेलं आणि याचं कारण आणि याला जबाबदार फक्त रत्नदीप आहे पुढच्या सेगमेंटमध्ये तू येताना मला फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे की ती म्हणजे अशी की तू फक्त प्रेम कविता न लिहिता त्याशिवाय तू विडंबन कविता आणि प्रेम कविता न लिहिता त्याशिवाय विडंबन कविता आणि विरह कविता जास्त ऐकवणार आहेस कारण मगाशीच आपल्याला प्रश्न विचारलाय की सगळे कवी विरह झालेलेच असतात का तर याचं उत्तर तू दिलेस विरह झालेले लेखक आणि कवी नसतात तर तो अनुभव आपल्याला परिसरातून मधून येतच राहतो आणि महत्वाचं म्हणजे रत्नदीप ऐक ना मला त्याला एक छोटीशी छोटीशी त्याला ऍप्रिशिएट करायचं होतं सॉरी सूर्याला कधी सांगावं लागत नाही की मी सूर्य आहे अनेक काजवे सूर्याचा प्रकाश घेऊन चमकतात पण ते शेवटी काजवेच असतात फक्त लुकलुकतात आणि मिटून जातात आणि एक दिवस मिटून जातातच आणि सूर्य तळपतो तळ तळपत राहील आणि तळपत राहणार आहे आणि तो सूर्य तू आहे म्हणजे ही खरंच ऑसम मुवमेंट निधीने पण क्रिएट केली <laughs> आत्ताच रत्नदीपने काही वेळापूर्वी सांगितलंय की कॉन्फिडेंटली इन्स्पिरेटिव्हली तुम्ही वर्क करा ते रन होतं आणि निधी सारखी न बोलणारी अबोल मुलगी आज बोलली कवितेच्या माध्यमातून ही खरंच अशी मुवमेंट होती याचं श्रेय पण पुन्हा एकदा रत्नदीपला जातं आणि खरंच रत्नदीप तुझ्या या सगळ्या कविता ऐकून आणखी मला असं वाटतंय की हा प्रवास थांबूच नाहीये पण पण मला एक रत्नदीपला विचारायचं आहे एक शेवटची कविता तू ऐकू शकतोस प्लीज प्लीज, प्लीज। थोडस प्रेम झालं पण एक शेवटला सामाजिक कविता देऊन जातो कविता हिंदी ए खुदा आज मैं तुम्हें ढूंढने चला हूँ आज मैं इंसान को मजहब से बांटने चला हूँ ए खुदा आज मैं तुम्हें ढूंढने चला हूँ रास्ते मुझे पता नहीं लेकिन फिर भी गालियों की आवाज़ को गोलियों की बोछार को बम के धक्कों को लाशों के ढेरों को काटते चला हूँ ए खुदा आज मैं तुम्हें ढूंढने चला हूँ एक गली में जाकर घूम गया वहां एक घर था उस घर में जाकर थम गया एक युवक घर की चीज़ों को उड़ेल रहा था मुझे लगा अपने आप से खेल रहा था मैंने पूछा क्या भाई क्या ढूंढ रहे हो वो बोला मैं उन काफिरों को मजहब सुनाने वाला हूँ मेरे धर्म की रक्षा के लिए बम बनाने वाला हूँ ऐसी आतंकी विचारों को बदलने चला हूँ मानवता का प्रकाश फैलाने चला हूँ आतंकवाद का सर्वनाश करने चला हूँ आज मैं इंसान को इंसान बनाने चला हूँ ए खुदा आज मैं तुम्हें ढूंढने चला अप्रतिम तुझ्या मी मी एक अंदाज केला होता की आता ही तरी कविता मला आवडणार नाही आणि त्याच्यामुळे मी सेगमेंट शेवटाकडे वळवू शकतो नाही पण पण सामाजिक बांधिलकी दिसली त्याची तुला खरंच खरंच दिसली आणि हा सगळ्याच बाजूने माणसांना बांधून ठेवणारा माणूस आहे त्याला कुठलाही विषय द्या तो त्याला नक्की न्याय देईल देईल कारण तसं त्याच्याकडे ज्ञान आहे आणि मुळात आम्ही फक्त आमचा मित्र आहे म्हणून कौतुक करत नाही आहोत तर सगळ्या प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलंय त्यामुळे मला सेगमेंट संपवायचा नसेल तरी संपवावा लागेल पण रत्नदीप खरंच थँक्यू कारण एका कॉलवरती तू स्टुडिओमध्ये आलास आणि सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या लिसनर्सना तू तुझ्या कविता ऐकवल्या आणि ज्याचं उदाहरण त्यांनी स्वतः स्पष्ट आपल्याला सांगितलंय त्यामुळे मी thanks for coming thanks for coming मी खरंच खूप आभारी आहे तुझा आपला रेडिओचा सेगमेंट पुढे चालूच राहणार आहे फक्त आम्ही आज पुरती एक्झिट घेतोय पुन्हा आपण उद्याच भेटूया रत्नदीपला माझ्याकडून सगळ्यात अगोदर बिग थँक्स थँक्यू चैतन्य आणि सॉरी निधी निधी <laughs> मला आज ओळख झाली असं कोणाला वाटेल <laughs> इतकं सुंदर आज छान आज निधीला बोलक केलंस आणि तुझ्या कविता थँक्यू सो मच माझ्या कवितांना एक्सपोजर दिल्याबद्दल आणि थँक्यू फॉर कमिंग तुझे एवढ्या छान कविता तू ऐकवल्यास आणि आमचं मन तृप्त केलंस आणि थँक्यू ज्यांनी कॉल केले आणि मला अजून बोलक करण्याचा प्रयत्न केला <laughs> असाच तुमचा पाठिंबा राहू द्या धन्यवाद नक्कीच नक्कीच सगळ्या लिस्नर्सचा पाठिंबा रत्नदीप तुला असेल हा स्टुडिओ तुला पुन्हा एकदा ओपन झाला आहे या तुझ्या कवितांमुळे नेहमीच ओपन आहे त्यामुळे आता नेहमीच ओपन आहे नेहमीच ओपन आहे खरंच तुम्ही रत्नदीपची एक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक आहात आणि ती गोष्ट मी मगाशी म्हणल्याप्रमाणे रत्नदीपच्या सेकंड सीझनमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आणि तुम्ही ऐकत होता हा सेगमेंट माझ्या म्हणजे आर जे चैतन्य आणि माझ्या म्हणजे आर जे निधी सोबत तेव्हा रत्नदीपचं सेगमेंट संपवताना तुम्ही ऐका आयात हे बाजीराव मस्तानी मधलं सॉन्ग तुम्ही ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहो या बाटू